सोळावा अध्याय प्रमेयाअंतर्गत मायाग्रसी जीवतत्वाचे विवेचन ब्रजनाथ जीवतत्वासंबंधी दशमुलाचा उपदेश ऐकून घरी परतले आज त्यांना झोपच येत नव्हती ते बिछाण्यावर पडल्या पडल्या गंभीरतेने विचार करू लागले की मी कोण आहे या प्रश्नाचे जे उत्तर मी प्राप्त केले त्यामुळे मी जाणू शकेल की मी श्रीकृष्ण रूप चितसूर्याचा किरणगत एक कण मात्र आहे अणु असल्यावरही माझ्यात अस्मदर्थ ज्ञानगुण आणि एक बिंदू चितगत आनंद आहे माझे चितकणाने बनलेले एक स्वरूप आहे अत्यंत अणु असूनही ते स्वरूप श्रीकृष्णाच्या मध्यमाकार स्वरूपाच्या अनुरूप आहे यावेळी मला ते स्वरूप दिसू शकत नाही हेच माझे दुर्भाग्य आहे मोठ्या सौभाग्याने त्या स्वरूपाची प्रतिती होते आहे आपले असे दुर्भाग्य का झाले यास योग्य प्रकारे जाणण्याची गरज आहे मी उद्या याविषयी श्री गुरुदेवांकडे जिज्ञासा करीन असा विचार करता करता जवळजवळ मध्यरात्र मध्यरात्री कुठे त्यांना झोप लागली रात्री त्यांनी स्वप्न पाहिले की त्यांनी संसार त्यागून वैष्णव वेश धारण केला आहे जागल्यावर त्यांनी विचार केला असे वाटते की प्रभू या संसारातून लवकरच माझी मुक्तता करतील प्रातकाली अंगणात बसले होते त्याचवेळी काहीसे विद्यार्थी त्यांच्याकडे आले आणि त्यांच्या चरणी प्रणाम करून म्हणाले आपण आम्हाला बरेचसे दिवस उत्तम रीतीने शिकविले आपल्या निकट आम्ही न्यायसंबंधी वेगवेगळ्या गुढ शिकवणी प्राप्त केल्या आहेत आशा आहे की आता आपण आम्हास न्यायकुसुमांजली देखील शिकवाल ब्रजनाथांनी मोठ्या विनम्रतेने उत्तर दिले बंधू आता माझ्याने अध्यापन कार्य होणार नाही अध्यापन कार्य होणार नाही माझे मन आता तेथे बिलकुल लागत नाही मी दुसराच कुठला तरी मार्ग स्वीकारण्याचा विचार करीत आहे या दशेत आपण दुसऱ्या कोण्या अध्यापकाकडे जाऊन अभ्यास करावा विद्यार्थ्यांना हे ऐकून खूप दुःख झाले परंतु ते काय करू शकणार होते शेवटी ते एक एक करून तेथून उठून चालू लागले त्याच वेळी श्री चतुर्भुज मिश्र घटक त्यांच्या घरी आले त्यांनी ब्रजनाथाच्या आजीकडे वडिलांच्या आईकडे ब्रजनाथाच्या विवाहासंबंधी एक प्रस्ताव मांडला विजयनाथ भट्टाचार्यास तर आपण जाणतच जाणताच ना कुलीन वंश आहे अवस्था देखील उत्तम आहे आपल्यासाठी उपयुक्त घर आहे आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की कन्या जशी सुंदर आहे तशीच सुशील देखील आहे भट्टाचार्य ब्रजनाथाशी आपल्या कन्येचा विवाह करताना कुठलीच अट ठेवणार नाहीत आपण सांगाल त्या रूपात कन्या देण्यास तयार आहेत ब्रजनाथाची आजी विवाहाच्या प्रस्तावाने खूपच आनंदित झाली परंतु ब्रजनाथ मनोमन खूपच असंतुष्ट झाले विचार करू लागले कुठे आई विवाहाची तयारी करीत आहे आणि कुठे मी घरदार सोडण्याचा विचार करीत आहे करतो आहे यावेळी मला विवाहाच्या गोष्टी बऱ्या वाटतात का विवाहाच्या गोष्टीवरून घरात बराच तर्कवितर्क होऊ लागला एकीकडे ब्रजनाथची आई आजी आणि अन्य कुलावृद्ध कुलवृद्धा तथा दुसरीकडे एकटे ब्रजनाथ ब्रजनाथ कुठल्याही प्रकारे विवाहास तयार नव्हते आणि वृद्ध स्त्रिया विवाहाकरिता ब्रजनाथावर नाना प्रकारे दबाव टाकीत होत्या दिवसभर हीच चर्चा सुरू होती इथे संध्याकाळपासून जो पाऊस सुरू झाला तो रात्रभर थांबण्याचे नावच घेईना म्हणूनच त्या दिवशी व्रजनाथाचे मायापुरी जाणे झाले नाही दुसऱ्या दिवशी विवाहाच्या गोष्टीवरून खूपच वाचावाची झाल्याने ब्रजनाथाचे भोजनही ठीकठाक झाले नाही संध्याकाळ होताच ते बाबाजींच्या कुटीवर पोहोचले आणि बाबाजी महाराजास दंडवत प्रणाम करून त्यांच्याजवळ बसले बाबाजी म्हणाले काल रात्री फारच पाऊस होत होता म्हणून येऊ शकला नाहीस आज तुला पाहून मला फारच प्रसन्न वाटते आहे ब्रजनाथ प्रभू माझ्यावर काही संकटे आली आहेत असो त्याविषयी नंतर सांगेन आता मला हे सांगण्याची कृपा करावी की जीव जेव्हा शुद्ध चित पदार्थ आहे तेव्हा त्याची संसार रूप दुर्गती का होते बाबाजी हसत म्हणाले स्वरूपार स्वरूपार्थे रिहिनान निज सुख पराण कृष्ण विमुखान हरेर्माया दंडयान गुणनिगत चालेह कलयती तथा विविध कवरणी अह निकरे महा महाकर्मा नयती पतित स्वर्ग निरय्ये निरय्यो जीवस्वरूपत कृष्णाचा नित्यदास आहे कृष्णदास हाच त्याचा स्वरूप धर्म आहे त्या स्वरूप धर्मरहित निज सुखपर कृष्णविमुख जीवास दंडक देण्याकरिता भगवंताची मायाशक्ती त्यांना सत्व रज आणि तमगुण रूपी साखळीने बांधून टाकते आणि स्थूल तथा लिंग शरीराने जीवस्वरूपास आच्छादित करून तथा दुःखपूर्ण कर्मबंधनात टाकून स्वर्ग आणि नरकात त्यांना सुख आणि दुःख भोगवित फिरते फिरविते गोलक वृंदावनात वृंदावन बिहारी श्रीकृष्णांच्या सेवेकरिता श्री बलदेव प्रभूंद्वारे आणि परमव्योम वैकुंठात वैकुंठाधिपती नारायणाच्या सेवेकरिता श्री संकर्षणाद्वारे प्रकटित नित्य जीव अनंत आहेत ते नित्यकाळपर्यंत उपास्याच्या सेवेत रसिक असतात सर्वथा सर्वथा स्वरूपात स्थित असतात सर्वथा स्वरूपात स्थित असतात उपास्यास सुखी ठेवण्यास सदा तत्पर असतात उपास्याच्या प्रती सर्वदा उन्मुख राहतात चितशक्तीचे बळ प्राप्त करून सदैव बलवान राहतात त्यांचा जड मायेशी काहीच संबंध नसतो ते लोक हेही जाणत नाहीत की माया नामक कुठली शक्ती देखील आहे की नाही कारण ते चिन्हमंडळात वास करतात माया त्यांच्यापासून अत्यंत दूर असते ते सदा सर्व काळ उपास्याच्या सेवा सुखात निमग्न राहतात ते जड सुख दुःखाच्या पलीकडले तथा नित्यमुक्त असतात प्रेमच त्यांचे जीवन असते शोक मरण आणि भय हे सर्व काय आहे याची त्यांना थोडी सुद्धा माहिती नसते कारणावधी शिव शाही महाविष्णूच्या मायेप्रतीच्या ईशनरूप किरणगत अणुचैतन्य देखील जीव देखील अनंत आहेत मायेजवळ स्थित असल्याने जीव मायेची विचित्रता पाहतात साधारण जीवांची समस्त लक्षणे जी आधीच सांगितली आहेत यांच्याच यांच्याच दिसून येत तर येतात यांच्यात दिसून तर येतात तथापि त्यांचा स्वभाव अत्यंत अणुशूद्र असल्याने ते तटस्थ भावाने कधी चितजगाकडे तर कधी माईक जगाकडे दृष्टीपात करतात तटस्थ अवस्थेत जीव अत्यंत दुर्बळ असतो कारण तोपर्यंत त्या सेव्य वस्तूंच्या कृपेने चितबल प्राप्त होत नाही या अनंत जीवांमधून जे जीव मायेचा भोग करू इच्छितात ते विषयांमध्ये आसक्त होऊन मायेद्वारे नित्यबद्ध नित्यबद्ध होऊन जातात आणि जे जीव सेव्य वस्तूंचे चित्त अनुशीलन करतात ते सेव्य तत्वाच्या कृपेने चितशक्तीचे बळ प्राप्त करून चितधामात गमन करतात बाबा आपले मोठे दुर्भाग्य आहे की आपण कृष्णाची सेवा विसरून मायेच्या बंधनात पडलो आहोत म्हणूनच स्व स्वरूपार्थाने रहित झाल्यानेच रहित झाल्यानेच आपली ही दुर्दशा झाली आहे ब्रजनात प्रभू तटस्थ स्वभावस्थित स्वभावस्थित संधिस्थाना होणं काही जीव माईक जगात का गेले आणि काही चित जगात का गेले बाबाजी कृष्ण स्वरूपाचे लक्षण समूह जीवस्वरूपातही अणुमात्रेत प्राप्त होतात कृष्णाच्या स्वइच्छता स्वइच्छा मयतेचे अणु लक्षण अर्थात स्वतंत्र वासना जीवांमध्ये नित्यसिद्ध आहे त्या स्वतंत्र वासनेने सतव्यवहार केल्याने जीवाचे कृष्ण सान्मुख्य योग्य राहते परंतु तिच्या व्यवहाराने जीव कृष्णापासून विमुख होतो हीच विमुखता जीवाच्या हृदयात माया भोग करण्याची कामना निर्माण करते फलस्वरूप ज्या ज्यावेळी जीव मायेचा भोग करण्याची आकांक्षा ठेवतो त्याच वेळी त्यात हा तुच्छ अहंकार येतो की मी जड विषयांचा भोगता आहे आणि अविद्या अस्मिता आदी पंचपर्वा अविद्या गुण जीवाच्या शुद्ध चितकण स्वरूपास आच्छादित करतात स्वतंत्र वासनेचा सतव्यवहार अथवा असतव्यवहारच आपल्या मुक्त अथवा बद्ध होण्याचे एकमात्र कारण आहे ब्रजनात कृष्ण परम करुणामय आहेत मग त्यांनी जीवास इतके दुर्बल का बनविले ज्यामुळे तो मायेत फसला बाबाजी कृष्ण करुणामय आहेत हे बरोबर आहे तथापि ते लीलामय सुद्धा आहेत भिन्न भिन्न अवस्थांमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या लीला होतील असा विचार करून श्रीकृष्णाने जीवास तटस्थ अवस्थेपासून परमोच्च महाभावादीपर्यंत उन्नत पदाकरिता उपयोगी बनवली आहे तथा या उपयोगितेच्या या उपयोगितेच्या सुविधा आणि दृढतेकरिता अत्यंत खाली माईक जडापासून अहंकारापर्यंत परमानंदाच्या प्राप्तीमध्ये अनंत बाधा स्वरूप निम्न निम्नस्तरांची देखील सृष्टी केली आहे मायाबद्ध जीव जीव स्वरूपापासून विच्युत निजसुखकर आणि कृष्णविमुख असतात जीव या अवस्थेत जितके अधिक खाली पडत जातात करुणावरून श्रीकृष्ण आपल्या धाम आणि पार्षदांसोबत त्यांच्या समोर त्याच्या समोर आविर्भूत होऊन त्यांना उच्च गती प्राप्त करण्याचा तितकाच अधिक सुयोग सुयोग प्रदान करतात जे जीव या सुविधा ग्रहण करून उच्च गतीस प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात ते क्रमशः चिन्मयधामापर्यंत पोहोचतात आणि तेथे नित्य पार्षदांच्या अवस्थेसारखी अवस्था प्राप्त करतात ब्रजनाथ ईश्वरी लिलेकरिता दुसरे जीव का कष्ट भोगतात बाबाजी जीवनमध्ये स्वतंत्र वासना असणे त्यांच्यावर भगवंताच्या विशेष कृपेचा परिचय आहे कारण स्वतंत्र वासनेच्या अभावात जड वस्तू नितांत होय आणि नितांत हेय आणि तुच्छ असतात नितांत हेय आणि तुच्छ असतात स्वतंत्र वासनेमुळेच जीवाने जड जगाची प्रभुता प्राप्त केली आहे क्लेश आणि सुख मनाच्या गती आहेत आपण ज्यांना क्लेश म्हणून मानतो आसक्त व्यक्ती त्यांना सुख म्हणतात समस्त प्रकारच्या विषय सुखांचा अंतिम परिणाम दुःखाव्यतिरिक्त अन्य काहीच नसतो विषयासक्त मनुष्य शेवटी दुःखच प्राप्त करतात तेच दुःख अत्याधिक झाल्यावर सुख मिळण्याची वासना जन्म घेते मग वासनेने विवेक विवेकाने जिज्ञासा वासनेने विवेक आणि विवेकाने जिज्ञासा उत्पन्न होते जिज्ञासेची भावना उत्पन्न झाल्यावर झाल्याने साधुसंग प्राप्त होतो साधुसंगामुळे श्रद्धा उत्पन्न होते श्रद्धा उत्पन्न झाल्यावर जीव उन्नत सोपानावर भक्ती मार्गावर आरूढ होतो ज्याप्रमाणे सोने आगीत तापल्यावर हातोडीने ठोकल्यावर निर्मळ होते त्याच प्रकारे जीव सुद्धा मायाभोग आणि कृष्णविमुखता रूपी मलाने युक्त झाल्यावर माईक जगतरूप पीठ अर्थात आधारावर क्लेशरूपी हातोडीने ठोकून ठोकून शुद्ध केला जातो म्हणून बहिर्मुख जीवाचा क्लेश शेवटी सुखदायक असतो म्हणूनच क्लेश भगवंताच्या करुणेचे निदर्शन स्वरूप आहे अत कृष्णलीलेमध्ये जीवास जो जो क्लेश दिसतो तो दूरदर्शी व्यक्तींना मंगलप्रद प्रतीत होतो तथा अदूरदर्शी व्यक्तींकरिता क्लेशप्रद असतो ब्रजनात जीवांच्या बद्धावस्थेचा क्लेश यद्यपि शेवटी शुभदायक असतो तथापि वर्तमानावस्थेत अत्यंत कष्टदायक असतो सर्व शक्तिमान कृष्ण या कष्टप्रत मार्गा अतिरिक्त दुसरा कुठला पद काढू शकत नाहीत का बाबाजी कृष्णलीला मोठी विचित्र आणि अनेक प्रकारची असते ही देखील त्यांच्या अनेक प्रकारच्या लिलांपैकी एक लीला आहे स्वेच्छामय पुरुष जेव्हा सर्व प्रकारच्या लीला करतात तेव्हा मग या लिलेस तरी का सोडतील सर्व प्रकारच्या विचित्रतास कायम ठेवण्याकरिता चालू ठेवण्याकरिता कुठली एक लीला सोडता येत नाही या व्यतिरिक्त दुसऱ्या प्रकारच्या लीला केल्यावरही त्या लिलेच्या उपकरणांस कशा ना कशा प्रकारे कष्ट अवश्य स्वीकारावे लागतात श्रीकृष्ण पुरुष आणि करता आहे करता आहेत समस्त उपकरण पुरुषाच्या इच्छेच्या अधीन असतात तथा कर्तारूप पुरुषाचे कर्मरूप विषय आहेत कर्त्याच्या इच्छेच्या अधीन असल्याने काही ना काही कष्ट प्राप्त होणे स्वाभाविकच आहे परंतु ते कष्ट जर शेवटी सुखकारक असतील तर ते कष्ट कष्ट राहत नाहीत ते कष्ट कष्ट राहत नाहीत ते त्यांना तू त्यांना कष्ट म्हणतोस लिरेच्या पोषकतेकरिता जे कष्ट कष्ट दृष्टीस पडतात ते जीवांकरिता परम सुखमय असतात श्रीकृष्णामध्ये जो सुखाचा अंश आहे त्यास सोडून स्वतंत्र वासनेने युक्त जीवाने मायाभी मायाभी निवेशजन्य क्लेश स्वीकारले आहेत यात जर कुणाचा दोष असेल तर तो जीवाचाच आहे कृष्णाचा नाही ब्रजनात जर जीवा स्वतंत्र वासना दिली गेली नाही तर काय हानी झाली असती कृष्ण सर्वज्ञ आहेत म्हणून ते हे जाणतात की जीवा स्वतंत्र स्वातंत्र्य दिल्याने तो कष्टच भोगेल तरीही त्यांनी जाणून बुजून त्या स्वतंत्रता दिली दिलीच आहे अशा दशेत जीवांच्या कष्टाकरिता कृष्णदायी कष्टांकरिता कृष्णदायी आहेत की नाही बाबाजी स्वतंत्र स्वातंत्र्य हे एक स्वातंत्र्य एक अमूल्य रत्न आहे या स्वातंत्र्याच्या अभावात जड पदार्थ तुच्छ आणि हीन आहेत जर जीवालाही ही अमूल्य स्वातंत्र्य मिळाले नसते तर तो देखील जड पदार्थाप्रमाणेच एक हेयहीन आणि तुच्छ पदार्थ ठरला असता जीव चितकन पदार्थ आहे म्हणून चितपदार्थाचे समस्त गुणधर्म गुणधर्म अनुचित जीवामध्ये अवश्य आढळतात परंतु फरक हा आहे की फरक हा आहे की पूर्ण चित पदार्थात जे सर्वधर्म पूर्ण रूपात प्राप्त होतात अनुचित पदार्थ जीवा ते अत्यंत शुद्र परिणामात असतात चित पदार्थात एक विशेष धर्म असतो ज्या स्वतंत्रता म्हणतात स्वतंत्रता म्हणतात पदार्थाच्या त्या पदार्थास त्या धर्मास पदार्थापासून वेगळे करता येत नाही म्हणून जीव ज्या परिणामात अणू असतो त्याच अनुपातात त्यात स्वतंत्रता रूप धर्म अवश्य असतो या स्वतंत्रतेमुळे जीव जड जगतामध्ये जगामध्ये सर्वश्रेष्ठ पदार्थ आहे आणि समस्त जड जगाचा स्वामी आहे अशा स्वातंत्र्याने युक्त जीव कृष्णाचा प्रिय सेवक आहे जीव जेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा अपव्यवहार करून मायेप्रती अभिनिष्ठी अभिनिविष्टीत अभिनविष्ट होतो तेव्हा करुणामय कृष्ण जीवाचे अमंगल होताना पाहून रडत रडत त्याच्या मागे मागे त्याच्या उद्धाराकरिता जड जगात येतात जीव कृष्णाच्या अमृतमयी लिलास जड जगात प्राप्त करू शकत नाही म्हणून श्रीकृष्ण दया करून प्रपंचात आपल्या लिलांना उदित करवितात इतकी दया दाखवल्यानंतरही जेव्हा जीव त्या लिला तत्वास समजण्यास असमर्थ असतो तेव्हा श्रीकृष्ण श्री नवद्वीपात अवतीर्ण होऊन गुरुरूपात परम उपाय स्वरूप आपले नाम रूप गुण आणि लिला कथांची स्वयं व्यवस्था व्याख्या करतात तथा आचरण करून जीवास तसे करण्याची प्रेरणा आणि उपदेश देतात बाबा आशा दयामय श्रीकृष्णावर तुम्ही कसल्या प्रकारचे दोषारोपण करू शकता काय त्यांची करुणा अपार आहे परंतु आपले दुर्दैव अत्यंत शोचनीय आहे ब्रजनात मग काय मायाशक्तीच आपल्या दुर्दशेचे कारण आहे जर सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ श्रीकृष्ण मायेस जीवांपासून दूर ठेवतील तर जीवास असे कष्ट दुःख का होतील बाबाजी माया स्वरूप शक्तीची छाया आहे म्हणून ती स्वरूप शक्तीचा विकार आहे अनुप अनु अनुपयुक्त जीवांवर संस्कार करण्याकरिता ती भट्टी स्वरूप आहे अर्थात त्यांना उपयुक्त बनवण्याचा उपाय आहे माया कृष्णाची दासी आहे ती कृष्णविमुख जीवांना शासित करून तथा त्यांची चिकित्सा करून त्यांना शुद्ध करते मी कृष्णाचा नित्यदास आहे हे विसरणेच चितकण स्वरूप जीवाचा अपराध आहे या अपराधाकरिता माया पिशाशी जीवास दंड देते हे माईक जगत कारागृह आहे या कारागृहाची रक्षयत्री माया आहे माया या कारागृहात कृष्ण भूमिमुख जीवास बंद करून दंड प्रदान करते जसे राजा प्रजेच्या भल्याकरिता कारागृह निर्माण करतो तसेच भगवंत ही जीवांप्रती अपार करुणा प्रकाशित करीत जड जगतरूपी कारागृहाची स्थापना करतात तथा जड मायेस या कारागृहाची रक्षयत्री म्हणून नेमलेले आहे ब्रजनात जर जड जगत कारागृह आहे तर त्यासोबत साखळी हतकडी बेडी पण हवी ती बेडी काय आहे बाबाजी माईक बेड्या तीन प्रकारच्या असतात सत्वगुणाने बनलेली बेडी रजोगुणाने बनलेली बेडी आणि तमोगुणाने बनलेली बेडी माया अपराधी जीवास आपल्या याच तीन प्रकारच्या बेड्यांमध्ये बांधून ठेवते प्रत्येक जीव मग तो तामसिक असो वा राजसिक असो अथवा सात्विकही का असो सात्विकही काण असो मायेच्या बेडीत बांधलेला आहे बेडी सोन्याची असो चांदीची असो अथवा लोखंडाची विभिन्न धातूंद्वारे बनलेली असूनही तिने बद्ध झाल्यावर जे कष्ट होतात त्यात काहीच अंतर नसते ब्रजनाथ मायेची बेडी चितकण विशेष जीवास कशा प्रकारे बांधू शकते बाबाजी माईक वस्तू चितवस्तू स्पर्श करण्यास असमर्थ असते परंतु मी मायेचा भोगता आहे जीव जे जीव जेव्हा असा अभिमान करतो त्याच वेळी जीवाचे अनुचित स्वरूप जड अहंकार रूप लिंग शरीराने आवृत्त होते सूक्ष्म शरीराद्वारे आवृत्त जीवाच्या दोन्ही पायात माईक बेड्या पडतात सात्विक युक्त उच्च तर लोकात वास करणाऱ्या जीवास देवता म्हणतात त्यांच्या पायात सोन्याच्या अर्थात सात्विक बेड्या असतात राजस जीव देवता आणि मानवभाव मिश्रित असतात त्यांच्या पायात चांदीच्या अर्थात राजसी बेड्या असतात आणि तामसिक जीव पंच म कारागत कारागत जडानंदात मत्त राहतात त्यांच्या पायात लोखंडाच्या अर्थात तामसिक बेड्या असतात त्या बेड्यांमध्ये जखडलेले जीव तुरुंगातून बाहेर पडू शकत नाहीत नाना प्रकारच्या यंत्रणा भोगत असतानाही त्यातच आबद्ध असतात ब्रजनात मायेच्या तुरुंगात बद्धजीव काय काय कर्म करतात बाबाजी सर्वप्रथम जीव आपल्या माईक भोग प्रवृत्तीनुसार अशी काही कर्मे करतात ज्यायोगे ते आपल्या मनोवांछित भोगास प्राप्त करू शकतात आणि मग दुसरे असे की माईक शृंखलेत बद्ध असल्याने त्यास जे कष्ट प्राप्त होतात त्यास दूर करण्याचे ते प्रयत्न करतात ब्रजनाथ कृपया प्रथम प्रकारच्या कर्मास विस्तारपूर्वक सांगा बाबाजी जडीय स्थूल शरीरच स्थूल आवरण आहे स्थूल आवरणाच्या सहा अवस्था असतात जन्म त्याचे अस्तित्व रास वृद्धी परिणाम आणि क्षय हे सहा प्रकारचे विकार स्थूल शरीराचे धर्म आहेत भूक तहान भूक तहान हे सर्व जड शरीराच्या शरीराचे अभाव आहेत जड शरीरास्थित जीव आपल्या भोगवासनांद्वारे परिचालित होऊन आहार निद्रा आणि संग आदींच्या वशीभूत होतो माईक विषयांचा भोग करण्याकरिता जीव नाना प्रकारची काम्य कर्मे करतो स्थूल शरीराच्या जन्मापासून चितारोहणापर्यंत दहा प्रकारच्या कर्माचे अनुष्ठान करतो वेदविहित अठरा प्रकारच्या आणखीनही कर्माचे आचरण करतो तो या कर्मांद्वारे पुण्य पुण्यसंचय करून स्वर्गात देवभोग्य भोग्य भोगास आणि मर्ते लोकात ब्राह्मण आदी उच्च कुळात जन्म घेऊन संसारिक सुखांचा उपभोग करण्याच्या आशेने कर्ममार्गात प्रवृत्त होतो दुसरीकडे बद्धजीव अधर्माचा आश्रय घेऊन नाना प्रकारच्या पापकर्माद्वारे इंद्रिय सुखांना भोगतो पहिल्या प्रकारचे जीव पुण्यजनक कर्माद्वारे स्वर्गादीमध्ये गमन करून देवभोग्य विषयांचा भोग करतात तथा भोगकाळ समाप्त झाल्यावर पुन्हा मृत्यूलोकात मनुष्यादी शरीर प्राप्त करतात शेषोक्त प्रकारचे जीव पाप आचरणाने नरकात नाना प्रकारच्या यातनांचा भोग करून पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतात अशा प्रकारे मायाबद्ध जीव विषय सुखांचा भोग करण्याकरिता कर्मचक्रात फसून इकडे तिकडे फिरत असतात अधूनमधून आपल्या पुण्यजन कर्माच्या फळाने काही नश्वर सुख भोग आणि पापकर्माच्या फळाने दुःखभोगही करीत असतात ब्रजनात दुसऱ्या प्रकारच्या कर्मांनाही स्पष्ट करावे बाबाजी स्थूल शरीरात स्थित जीव स्थूल शरीरगत नाना प्रकारच्या अभावांच्या जाळ्यात सापडून खूप कष्ट भोगतो तो या कष्टास दूर करण्याकरिता नाना प्रकारची कर्मे करतो तहान भूकेच्या कष्टास दूर करण्याकरिता खाद्य आणि पेय पदार्थांचा संग्रह करतो ही द्रव्य अत्यंत सहज मिळू शकतील याकरिता तो जीव तोडून परिश्रम करून धनसंचय करतो थंडीपासून वाचण्याकरिता गरम वस्त्रांचा संग्रह करतो इंद्रिय सुखाची वासना समो वासना शमवण्याकरिता विवाह करतो कुटुंब आणि संतान आदींच्या भरणपोषणाकरिता त्यांच्या अभावास अभावास दूर करण्याकरिता अथक परिश्रम करतो स्थूल शरीरात रोग निर्माण झाल्यावर ते दूर करण्याकरिता औषधीचा प्रयोग करतो विषयांच्या सुरक्षे सुरक्षेकरिता इतरांबरोबर लढाई भांडण करतो आणि न्यायालयात उपस्थित होतो काम क्रोध लोभ मोह मद आणि मास्तर्य या षडरिपूंचा च्या अधीन होऊन युद्ध कलह हिंसा आणि चोरी आदी दुषकर्मात प्रवृत्त होतो सुखपूर्वक राहण्याकरिता सुंदर सुंदर भवनांची निर्मिती करतो ही सर्व कर्मे आभावांच्या करता असतात भोग प्रवृत्ती आणि अभाव निवृत्तीच्या कार्यामध्येच मायाबद्ध जीवांचे सर्व आयुष्य निघून जाते ब्रजनात जर मायादेवी जीवस्वरूपास केवळ सूक्ष्म शरीरा शरीराद्वारेच आच्छादित करते तर त्यांचे उद्देश पूर्ण होत नाही का बाबाजी सूक्ष्म शरीराने कार्य होत नाही म्हणूनच स्थूल आवरणाची आवश्यकता असते स्थूल शरीराने जी कार्य केली जातात त्यामुळे सूक्ष्म शरीरात वासना निर्माण होतात पुन्हा त्या वासनांचा भोग करण्याकरिता उपयोगी स्थूल शरीराची प्राप्ती होते ब्रजनात कर्म आणि फळ हे दोन्ही एकत्रितपणे कसे काय संयुक्त असतात मीमांसकांचे म्हणणे आहे की वास्तविक फलदाता ईश्वर नामक कुणी पदार्थच नाही ईश्वर एक कल्पित पदार्थ आहे केलेल्या कर्मांनी एक तत्व उत्पन्न होते ज्यास अपूर्व म्हणतात हे अपूर्व समस्त कर्माचे फळ प्रदान करते हे सत्य आहे का बाबाजी कर्ममीमांसक वेदांच्या सिद्धांताशी परिचित नसतात त्यांना त्यांनी वेदांमध्ये ढोबळ मनाने यज्ञाधिकर्माचा भाव पाहून एक वरवरचा सिद्धांत घडविला आहे वास्तविक जिथपर्यंत सिद्धांताचा प्रश्न आहे वेदांमध्ये कुठेही असा सिद्धांत आढळत नाही वेदांमध्ये ईश्वरा स्पष्टपणे कर्मफलदाता म्हटले आहे याविषयी वेदांमध्ये हे स्पष्ट मत आहे द्वा सुपर्णा सुया सु, सयुजा सखाया समानं वृक्षं परिशश्व जाते तयोरण्यम अन्यः पिपलम स्वादत्यणशनन्यो अभिचाकशिती या वेद मंत्राचा भावार्थ हा आहे की संसाररूपी पिंपळाच्या वृक्षावर दोन पक्षी बसलेले आहेत एक बद्धजीव आणि दुसरा त्याच्या मित्राच्या रूपात ईश्वर बद्धजीव रूपी पक्षी संसाररूपी वृक्षाच्या फळास टाकतात आणि ईश्वरूपी पक्षी त्या फळांचा स्वयं उपभोग न करता जीवरूपी पक्षाच्या आस्वादनाचे कार्य पाहतो तात्पर्य हे आहे की जीव मायेद्वारे बद्ध होऊन कर्म करतात आणि कर्माची फळे भोगतात मायाधीशीश्वर जीवास त्याच्या कर्मानुसार फळ देतात त्यांची जशी तशी लीला तोपर्यंत चालत राहते जोपर्यंत जीव भगवत सन्मुख्य प्राप्त करीत नाही आता तूच विचार कर येथे मीमांसकांचे अपूर्व गेले कुठे निरीश्वर सिद्धांत कधीही सर्वांग सुंदर नसतो